रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे दिल को है क्यों ये बेताबी किससे मुलाकात होनी है इसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है नमस्कार मित्रांनो मी शीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मित्रांनो आजचं मूल्य आहे क्षमा क्षमा विरस्य भूषणम जसं बघा आपण या संसारामध्ये प्रत्येकजण सुखमय संसाराची स्वप्न रंगवत असतो परंतु मित्रांनो कधी कधी आपण भूतकाळात जातो आणि भूतकाळातील घडलेल्या घटना कोणी आपला केलेला अपमान तिरस्कार आणि गैरव्यवहार जर आठवला की ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसू लागते आणि होते काय सूड घ्यायची भावना निर्माण होते त्यातही खूपच जर आपल्याला कोणी त्रास दिला असेल तर हृदयाच्या चिंजड्या चिंजड्या होतात आणि असे वाटते की पदोपदी ती तिरस्कार करणारी व्यक्ती डोळ्यामध्ये सळसळते दुःख देणारी व्यक्ती असो की दुःखदायी घटना याचे चिंतन मनामध्ये सारखे चालत राहते आणि या दोन्हीही गोष्टी चिंतेची चिता बनतात आणि परिणाम मनुष्य हा मानसिक उद्देश ताणतणाव निराशा डिप्रेशन अशांतीच्या अग्निदगामध्ये जळत असतो अपमानाच्या आठवणींनी आत्मग्लानी आणि त्यामुळे उद्विग्न झालेले मन निराशेच्या काळ्याकुट्ट अंधारात ठेचा खाऊ लागते आणि त्यामुळे परिणाम असा होतो की मनाची शांतीही भंग पावते जीवनाचे सुखही दुःखामध्ये बदलते आणि मग जो आपली निंदा करत असेल अपमान करत असेल तिरस्कार करत असेल अशा व्यक्तीविषयी बदला घेण्याची भावना निर्माण होते आणि मग मनामध्ये अनेक योजना मनुष्य बनवू लागतो की कशा प्रकारे अशा ह्या व्यक्तीचा बदला घ्यायचा हे दुर्भावनांचे वादळ शांत बसू देत नाही आणि त्यामुळे मनुष्य कुठलं ना कुठलं अमानवीय राक्षसी कृत्य करून बसतो परंतु मित्रांनो खरं तर विटेचे उत्तर दगडाने देणे किंवा दुःखाच्या बदल्यात दुःख देणे हे मानसिक वेदनांचे उचित समाधान नाही मनाला बोचणाऱ्या आणि बुद्धीला टोचणाऱ्या गोष्टीपासून सुटकेचा एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे क्षमा क्षमा करा आणि विसरून जा अंतकरणाच्या घावावर क्षमेचं मलमच थंडावा देऊ शकतं क्षमा करावी आणि विसरून जावे मित्रांनो भूतकाळातील कटू आठवणी सतत आठवत बसण्यापेक्षा कधीही समोरच्या व्यक्तीला क्षमा करणेच योग्य आहे आणि त्यासाठी सदैव हा महामंत्र लक्षात ठेवायला हवा की क्षमा करावी आणि विसरून जावे क्षमाशील बनल्यानंतर बदला घेण्याची जी भावना आहे ती मात्र आपली नाहीशी होते आणि वैरवैमनाशाची भावना सहज विझून जाते म्हणूनच उदार हृदयाचे स्वामी बनूया आणि विशाल बुद्धीने केव्हाही दुश्मनाला क्षमा करणेच श्रेयस्कर आहे क्षमा करणे म्हणजेच निंदा आणि कटू वचनांना सहजपणे विसरणे दुःख देणाऱ्यालाही आशीर्वाद देणे आपल्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीविषयी सुद्धा शुभचिंतन करणे अपकार्यावर उपकार करणे बदला घेण्याऐवजी स्वतःला बदलणे अशा प्रकारे जो दुसऱ्याचे अपराध विसरून त्याला मोठ्या मनाने माफ करतो तोच जीवनरूपी नाटकात सदा सफल होऊ शकतो परंतु मित्रांनो आजच्या काळात क्षमा करणाऱ्यास कमजोर मानले जाते परंतु क्षमा करणे म्हणजे कमजोरी किंवा कायरता नाही आहे ते तर एक बहादुरेचे आणि महानतेचे लक्षण आहे म्हणूनच म्हटले जाते क्षमा विरस्य भूषण अर्थात क्षमा हे महावीराचे आभूषण आहे क्षमा मानवाला देवत्वापर्यंत पोहोचवणारी शिडी आहे क्षमा देवतांची महिमा वाढवणारे अलौकिक दिव्य सौंदर्य आहे याचेच गायन आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती शत्रूला जिंकण्याचे एकमेव ब्रह्मास्त्र आणि ते म्हणजे क्षमा घोर अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तलवारीच्या जोरावर मारता जरूर येऊ शकते परंतु त्याच्या हृदयावर ताबा मिळवणे असंभव वाईट वागणाऱ्या व्यक्तीला जरा मोठ्याने ओरडून किंवा धमकावून तुम्ही तेवढ्या पुरते झुकवू शकता खोटा रुबाब दाखवून एखाद्यावर बचक बसवू शकता आशाने बदला घेण्याची भावना अवश्य तृप्त होऊ शकते पण दुष्कर्म करणाऱ्या अधम व्यक्तीचे मन तुम्ही कधीच बदलू शकणार नाही आणि ते जर बदलायचे असेल तर त्याच्यासाठी आवश्यक आहे उदार अंतकरणाने क्षमा क्षमाशील वर वृत्ती जर एखाद्या अजाणते मुलाकडून एखादी चूक जर झाली तर आपण काय करतो मापच करतो ना तसेच महान आत्मे देखील स्वतःला पूर्वज समजून वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला क्षमा करतात खरे एक ना एक दिवस अपकारी हा देखील क्षमेच्या अमृताने नतमस्तक होऊ शकतो खरंच बदला घेण्याऐवजी जर स्वतःलाच बदलले आणि दुःख देणाऱ्या क्षमा केली तर क्रूर व्यक्ती जरी असला तरीसुद्धा तो बदलू शकतो कारण शत्रूला जिंकण्याचे एकमेव ब्रह्मास्त्र आहे क्षमा या अनुषंगाने मला एक प्रेरक कहाणी या ठिकाणी आठवते एकदा मुहम्मद साहेब नमाजासाठी रोज मस्जिदमध्ये जात असत आणि तेव्हा त्यांना एका वृद्ध महिलेच्या घरासमोरून जावे लागायचे जेव्हा ते तिकडून जात तेव्हा ती वृद्ध स्त्री घर झाडून काढलेला पूर्ण केर कचरा त्यांच्या अंगावर फेकत असे हा रोजचा क्रम चालू असायचा मोहम्मदजी काहीही न बोलता अंगावर पडलेला कचरा असा झटकून पुन्हा पुढे निघून जायचे मोहम्मदजीने त्यांचे मन खूप निर्मळ होते त्यांच्या मनात त्या वृद्धेविषयी कोणतीच वाईट भावना जागृत होत नसायची तर रोज तिच्या अभद्र वागणुकीने वाईट न मानता तिला क्षमाच करत आणि असेच पुढे ते निघून जात एके दिवशी काय झाले मोहम्मद साहेब नेहमीप्रमाणे त्या वृद्धेच्या घरासमोरून निघाले पण आश्चर्य काय त्या दिवशी मात्र त्यांच्या अंगावर कचराच पडला नाही ते थोडेसे किंचित आश्चर्यचकित झाले की आज माझ्या अंगावर कचरा का नाही पडला परंतु अधिक विचार न करता ते तसेच पुढे निघून गेले लागोपाठ दोन तीन दिवस झाले त्या वृद्धेची चाहूल लागली नाही म्हणून त्यांना राहवलेच नाही आणि त्यांनी वृद्धेच्या दारावर थाप मारली आणि त्या महिलेने उठून कसा तरी दरवाजा उघडला तेव्हा ती वृद्ध महिला आजारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले मग मोहम्मद साहेबांनी काय केले लगेचच त्या औषधाला जाऊन त्यांनी औषधी गोळ्या घेतल्या आणि वृद्धेच्या औषध पाण्याची व्यवस्था केली त्यांच्या या सेवा सुश्रुतेने ती वृद्ध लवकरच बरी झाली तेव्हा ती अंथरुणावरून उठली आणि मोहम्मदजी म्हणाले की नियमितपणे औषधं घेत राहा आणि गरज जर पडली ना पुन्हा मला सांग मी पुन्हा तुला औषधी घेऊन येईल तेव्हा त्या वृद्धेला गहिवरून आले आणि म्हणाली आजवर मी केलेल्या दुर्व्यवहारासाठी मला क्षमा असावी मी तुमच्यावर किती कचरा टाकला किती वाईट व्यवहार केला तुमच्यासोबत आणि तरीही तुम्ही माझ्या स्वास्थ्य सुधारासाठी एवढी मेहनत घेता तर माझा तुम्ही हे असा दुर्व्यवहार मी करत असताना सुद्धा तुम्ही माझ्या स्वास्थ्य सुधाराबरोबर माझा स्वभावही तुम्ही सुधारून टाकला तुम्ही खरोखर महान आहेत तेव्हा मोहम्मदजी म्हणले काही हरकत नाही झालं गेलं विसरून जा आता यापुढे सर्वांशी चांगले वागा दुसरी एक सत्य घटना जे तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण जाणतो की इतिहास त्याला साक्षी आहे म्हणजेच येशू ख्रिस्त मित्रांनो क्रॉसवर चढवल्यानंतर देखील येशू ख्रिस्तांनी ईश्वराला हीच प्रार्थना केली की हे प्रभू या सर्वांना माफ कर कारण ते अबोध आहेत आणि त्यामुळे ते महान बनले आणि पूर्ण विश्वाला त्यांनी प्रेमाचा संदेश दिला फाशीवर लटकवणाऱ्या व्यक्तींनासुद्धा क्षमा करण्याची ज्यांच्यात ताकद आहे त्यांचा ती इतिहास लिहिला जातो म्हणजे ज्यांच्या मनी उच्च विचार असतात ज्यांची बुद्धी दिव्य असते जे मानवतेचे वर्म व दयाचा धर्म जाणतात तेच अपराध करणारी व्यक्ती कितीही निर्बल व विकारांचे वशीभूत आहे असे समजून तिला ते उदार अंतकरणाने क्षमा करतात म्हणून मित्रांनो शत्रू ही मित्र बनू शकतात म्हणूनच आपल्या सर्वांना हेच शिकायचे आहे की आपसातील मतभेद समाप्त करण्यासाठी आपले हृदय विशाल असले पाहिजे आपण पूर्वज आणि पूज्य आत्मा आहोत हा स्वमान आपण जागृत केला पाहिजे व दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे म्हणजे आपले संघटन शक्तिशाली बनेल आणि कोणतेही कार्य आपण सहज करू शक म्हणून मित्रांनो ईश्वराचं महावाक्य आहे की संतुष्ट को संतुष्ट रखना महावीरता नहीं है स्नेही को स्नेह देना महावीरता नहीं है सहयोगी के साथ सहयोगी बनना महावीरता नहीं है अपकार्यों पर उपकार करना इसको महावीरता कहा जाता है म्हणून मित्रांनो क्षमा करावी आणि विसरून जावे महावीर बनायचं असेल क्षमाशील वृत्ती आपल्याला धारण केली पाहिजे म्हणून म्हटलं जातं क्षमाविरश्य भूषण नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना नक्कीच आवडला असेल शिवनरी ग्रुपमध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि परत उद्या आपण भेटूया आपली मैत्रीण सीमा ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे धोनी है जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक भैया ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया